एकलग्न असेही भाग अठरावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही मागील भागात आपण पाहिले समीर ऑफिसच्या कामानिमित्त बँगलोरला गेला आहे तिथे त्याला नताशा भेटते समीर आणि शर्वरी दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही आणि आता पुढे शर्वरी सगळं आवरून झोपायला आली आणि आज स्वतःहून समीरला कॉल केला त्याने फोन उचलताच हॅलो बोल शरू झोपलास का ती विचारते नाही ग थोडं काम करतोय तो सांगतो ती पुन्हा विचारते अजूनही काम करत आहेस का रे अगं हे काम कम्प्लीट नाही झालं तर उद्या येतानाही येणार सो आज कसंही करून कम्प्लीट करून द्यावं लागेल तो म्हणाला ती म्हणते ओ ओके ठीक आहे मग ठेवू का मी फोन नाही बोल ना थोडं तू झोपते का आता हो मी तर झोपायला आलीये बरं जाऊ दे तू संपव तुझं काम मी ठेवते बाय गुड नाईट बर, बाय गुड नाईट डिअर उद्या तो येणार होता त्यामुळे ती खुश होती आय होप त्याचं काम संपू दे प्लीज प्लीज गॉड म्हणजे तो उद्या येईल ती देवाचा धावा करून झोपली सकाळी उठल्यापासून ती उत्साहात होती पटापट कामावरून ऑफिसला पोहोचली आज सॅटरडे होता त्यामुळे उद्या ऑफिसलाही सुट्टी राहणार होती सकाळी त्याचा फोन आला नाही आणि एक्साइटमेंटमध्ये तीही विसरली आजचा दिवस तो येणार आहे याच आनंदात गेला काम संपल्यावर ऑफिसमधून घरी निघायचं तर निघण्या अगोदर त्याला कॉल करावा निघालास का म्हणून तिने समीरला कॉल लावला हा समीर निघालास का तू तो सांगतो अगं ऐक ना शरू आता जरा मी कामात आहे थोड्या वेळाने कॉल करतो ती विचारते अरे पण तू तर निघणार होतास ना हो मी तुला फोन करतो थोड्या वेळाने पुढे काही बोलायच्या आत त्याने फोन डिस्कनेक्टही केला आता काय झालं यार निघाला का ते नीट सांगितलं पण नाही ती विचारातच तिची बॅग आवरून बाहेर निघाली एवढ्यात रोहनचा देखील फोन आला त्याला आज यायला जमत नव्हतं कारण तो श्रियाला घेऊन दवाखान्यात रुटीन चेकअपसाठी जाणार होता तिने कॅब बुक केली आणि घरी निघाली घरी आली तर मॉम आणि डॅड दोघेच होते श्रिया आणि रोहन दवाखान्यात गेले होते घरी येताच फ्रेश होऊन किचन मध्ये गेली तशा मॉम ही मागोमाग आल्या अगं थोडं बसायचं ना नाही ठीक आहे बरं काय बनवू आज मॉम शर्वरी विचारते मॉम सांगतात अगं रोहनने येताना इडलीचं पीठ आणलंय तर आज तेच बनवायचं आहे ओके मग मी तयारी करते शर्वरी म्हणाली किती करतेस ग ऑफिस मधून येऊन कंटाळली असशील ना थोडं बस ना त्यांनी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला काय ग समीर किती वाजेपर्यंत येतोय शर्वरी सांगते नाही ना माहिती मी कॉल केला तर मला म्हणाला की नंतर कॉल करतो निघाला का हे पण नाही सांगितलं मॉम विचारतात ओ मग राहणार आहे का आज तिथेच नो आयडिया ती कुकरला डाळ लावत बोलली बापरे खरंच नाही आला तर आज तो येणार म्हणून मी किती एक्साइट होते ती विचारात मग्न होती बरं रोहन आला की त्याला फोन करायला सांगते मॉम म्हणाल्या श्रिया आणि रोहन घरी येईपर्यंत तिने सांबार आणि चटणी बनवली आता फक्त इडली राहिलेली श्रिया घरी येताच तिने इडली कुकरही लावला समीरविषयी कोणी काही बोलतच नव्हतं जेवण वगैरे झाल्यावर सगळं आवरून नेहमीप्रमाणे ती बेडरूम मध्ये गेली आणि पुन्हा एकदा समीरला फोन लावला हॅलो समीर कुठे आहेस अरे तू तो सांगतो अगं एक प्रॉब्लेम झालाय मी आवरून बसलोय पण आज काही कारणांमुळे फ्लाईट कॅन्सल झाली पाहतोय दुसरा काही ऑप्शन आहे का ते ती म्हणते अरे मग फोन तर करायचा ना मी फोन केल्यावर हे सांगतोय तू सगळं तो म्हणतो सॉरी ग पण तुला वाईट वाटेल म्हणून पण मी ट्राय करतो सकाळी लवकर पोहोचण्याचा ओके ओके मी ठेवते नीट ये ती म्हणाली ओके बाय डियर तो म्हणाला हो बाय म्हणत फोन तर ठेवला पण शर्वरीचा मूड एकदम ऑफ झाला फोन जवळ बेडवरच फेकला रात्रीचे दहा होत आले होते झोप तर येत नव्हतीच म्हणून इकडून तिकडे फिरू लागली काही वेळ गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली I miss you Sameer so much तिला आत्ता त्याने समोर असावं असं वाटत होतं आणि ते काही शक्य नव्हतं दिवसभर तो येणार याची एक्साइटमेंट आणि अचानक तो येण्याचं कॅन्सल होणं याचमुळे तिची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती डोळ्यात पाणी आलं होतं आणि जर कोणी तिला हात जरी लावला असता तरी ते ओघळलं असतं एवढ्यात पाठीमागून कोणीतरी पकडून जवळ ओढले तशी ती दचकली ओ गॉड मागे वळून पाहिलं तर समीर त्याला पाहून तिच्या अश्रूंनी डोळ्यांच्या कडा केव्हाच ओलांडल्या होत्या समीर तू पण तू तर तिकडे ती पुढे म्हणेपर्यंत त्याने तिला मिठीत घेतले काही वेळ निशब्द शांतता होती ती त्याच्या मिठीत होती पण ती रडते हे त्याच्या लक्षात आलं ए काय झालं तो तिला दूर करून विचारू पाहत होता पण ती बिलगलेली त्याला सोडतच नव्हती आय हेट यू असं का सांगितले मला की फ्लाईट कॅन्सल झाली तो सांगतो अगं सरप्राईज द्यायचं होतं आणि हे काय मी आलो ना आता तर रडत का आहे तू वेडी मी किती मिस करत होती तुला माहीत आहे अचानक फ्लाईट कॅन्सल झाली कळल्यावर मला काय वाटलं असेल याचा काही विचार केला का ती दूर होऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि तो हसत होता ती विचारते तू असा काय हसतो आहेस तो सांगतो कुणीतरी एवढं प्रेम करतंय एवढी वाट पाहते कसलं भारी वाटतंय म्हणून सांगू काही नको सांगू ती पुन्हा त्याला बिलगली काही क्षण ते तसेच होते तो म्हणतो अगं काय पाणी वगैरे तर विचार नवऱ्याला हम्म चल तुला कॉफी हवी आहे का तिने विचारले तसं तर खूप काही हवंय पण ते दिलं तर तिच्याकडे तिरकस पाहत तो बोलला त्याच्या या बोलण्यावर तिने त्याला जोरात एक फटका मारला हे चालेल आता कसं वाटलं आणखी हवंय का असे म्हणत ती बेडरूममध्ये आली आणि तो तिच्याकडे एकटक पाहू लागला असं ना आता मी आलोय तर तर काय जा फ्रेश तर हो मी आलेच ती म्हणाली कुठे चालली तू आता तो विचारतो ती सांगते कॉफी आणि पाणी आणायला तो म्हणतो ओके पण लवकर ये हम्म आलेच ती स्माइल करत निघून गेली आणि तो फ्रेश होऊ लागला ती कॉफी आणि पाणी काहीच वेळात घेऊन आली मोबाईल पाहत तो बेडवर बसलेला ती येताच तो साईडला ठेवला हम्म हे घे म्हणत दोन्ही त्याच्या समोर ठेवले पावणे अकरा होत आलेत यावेळेस कोणी कॉफी घेत का तो म्हणतो हे काय तू घेतो आहेस की ती हसत होती आणि तिला अशी खुश झालेली आणि छान मूड मध्ये प्रत्युत्तर देते पाहून त्याला छान वाटत होते त्याची कॉफी पिऊन झाली आणि ते सगळं उचलून ती किचन मध्ये ठेवून आली आत येताच डोअर बंद केले तोच त्याने मागून येऊन तिला पकडले तिला स्वतःकडे वळवून तिच्या डोळ्यात पाहू लागला अशीच राहशील ना नेहमी नेहमी हसत मला तू अशीच आवडतेस तो म्हणत होता त्यावर कसलेही उत्तर न देता ती त्याच्या मिठीत शिरली तसे त्याने तिला आणखी घट्ट मिठी मारली तिला बेडवर आणून तिच्याजवळ जात तिच्यात हरवू लागला आणि तीही त्याच्या प्रेमात जगाला विसरली बारा वाजले तरी ते जागे होते तिला काहीतरी विचारायचं होतं आठवताच त्याला म्हणाली समीर एक प्रॉमिस करशील आता कसलं तिच्या गालाचा किस घेत तो बोलला ती विचारते आपल्यात पुन्हा कधीच नताशा नाही ना येणार कारण मला ती गोष्ट नाही सहन होणार Sameer I love you so much शेवटपर्यंत असाच राहशील ना तू तू आता तिचा का विषय काढत आहे तो म्हणाला ती सांगते सॉरी पण मला आता तशी भीती वाटते आता खरंच मला नाही जमणार तुला हरवायला तो म्हणतो अगं ती येईल नाही येईल पण आपण एकमेकांवर विश्वास नको का दाखवायला आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे ना यु you नो know, तुला मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा नव्हतंच पाहिले दहावीला असताना जेव्हा तुम्हा मुलींची बास्केटबॉल कॉम्पिटिशन होती तिथेच मीही आलो होतो बास्केटबॉल खेळायला मुलांच्या अपोजिट टीममध्ये पण काही कारणाने बाहेर होतो तेव्हा तुला पाहिलं आणि पाहता क्षणी तू मला आवडली होती काय खेळली होतीस तू त्यावेळी तो तिच्या केसात हात फिरवत बोलत होता ती बोलते काय हे तू आत्ता सांगतोय हो कारण माझं काही ऐकून घेतेस का तू पण बघ नशिबाने आपण पुन्हा एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासरूममध्ये होतो पण दुर्दैवाने आपली भांडणं होत होती मला नाही माहीत असं का झालं आणि जाणूनही नाही घ्यायचं एवढंच माहिती आहे तू आता माझी आहेस आणि मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ नाही देणार हेच तर माझ्या बायकोला कळत नाही वेडी कुठली तिच्या डोक्यात हलकेच मारून तो म्हणाला त्याच्याकडे खूप प्रेमाने ती पाहत होती नकळत आलेले तिच्या चेहऱ्यावरचे गोड स्माईल लपत नव्हते ओके सॉरी ना पुन्हा नाही विचारणार मी हे कान पकडून ती म्हणाली आणि ते दोघेही एकमेकांच्या मिठीत पुन्हा एकदा शिरले उशिरा कधीतरी दोघांची झोप लागली रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी जरा उशिराच तिला जाग आली तिला उठावं असं वाटत नव्हतं पण उठावं तर लागणार होतं कारण ती या घरी होती तो अजूनही गाढ झोपेत होता हळूच त्याच्या मिठीतून बाहेर येऊन तिने त्याच्या अंगावर ब्लँकेट ओढले आणि स्वतःच आवरू लागली काल त्याने जे सांगितले ते आठवून ती अजून एकदा त्याच्या प्रेमात पडल्याचा अनुभव घेत होती नकळत चेहऱ्यावर आनंदाचे भाव तरळत होते काल त्याने जे सांगितले ते आठवून आवरून मध्ये गेली तर नाश्ता ऑलरेडी तयार होत होता अगदी मी केला असता ना मला उठवायचं ना तू का करत आहेस हो ठीक आहे ग चालतं एवढं आणि चार दिवस खाल्लं की बसून आणि तू गेल्यावर तर करावे लागेलच ना श्रिया मोठे डोळे करत हसत बोलली तू तुझी काळजी घे ग शर्वरी म्हणाली श्रिया सांगते हो ग सगळेच काळजी घेत आहेत माझी आणि खरं तर मी कंटाळले आता बरं मी चहा कॉफी तर बनवून घेते शर्वरी म्हणाली दुपारचे जेवण झाल्यावर समीर आणि शर्वरी निघणार होते बॅग भरून तयार होत्या नाही म्हणता म्हणता शर्वरीची श्रियाला सवयच झाली होती तिला जरा ती जाणार म्हणून वाईट वाटत होतं त्यात तिच्या या अवस्थेत थोडी ती हळवीही झाली होती शर्वरी जाताना शेवटचं तिला भेटली आणि श्रियाच्या डोळ्यात पाणी झालं काय झालं माझं काही चुकलं तर नाही ना शर्वरी विचारते श्रिया सांगते नाही ग थोडी सवय झालेली तुझी शर्वरी म्हणते डोंट वरी मी फोन करत जाईन आणि लवकरच भेटायलाही येईन मग तर झालं हम्म चल बाय समीर बाय शर्वरी रोहन म्हणाला बाय ब्रो शर्वरी म्हणाली मॉम डॅडच्या पाया पडून आणि सर्वांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी यायला निघाले समीर आणि शर्वरी काहीच वेळात घरी पोहोचले चार दिवस घर बंद असल्याने शर्वरीने लगेचच साफसफाई करायला घेतली ए काय ग घरी आलो की लगेचच काय कामाला लागली तू तिला पाठीमागून पकडून तिच्या खांद्यावर हनवटी टेकून तो म्हणाला ती सांगते अरे मग आता काय या धुळीत बसणार आहेस एक पाचच मिनिटात साफ करते ओके ओके बरं त्या बॅग सांड मी ठेवतो तिने त्या त्याच्याकडे सरकवल्या आणि कामाला लागली नाही म्हणता म्हणता अर्धा तास त्यातच गेला तोपर्यंत चार वाजत आले होते आणि समीरने बेडरूममधून तिला आवाज दिला शर्वरी कॉफी कर ना आपल्याला हो आलेच असे म्हणत फ्रेश होऊन किचनमध्ये धावली पाच दहा मिनिटे झाले असतील तोपर्यंत शर्वरी कॉफीसोबत बेडरूममध्ये हजर झाली ही घे कॉफी थँक्यू फोनमध्येच पाहत तो बोलला ती विचारते काय एवढं काय चाललंय तुझं फोनमध्ये तो सांगतो काही नाही ग सहज टाइमपास ती म्हणते ठीक आहे तुझा टाइमपास झाला असेल तर माझ्याशी बोलशील हो बोल ना आता काय सगळं आयुष्य तुझ्यासाठी आहे काय म्हणतेस बोल समीर म्हणाला समीर एक विचारू ती म्हणाली तो म्हणतो अजून काही विचारायचं आहेच का हो म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे नताशा तुझी गर्लफ्रेंड कशी झाली आय मीन हाऊ तिने विचारले तू अजून तिचाच विचार करणार आहेस का तो म्हणाला ती म्हणते नाही करायचा रे कारण त्याचा त्रासच होतो मला पण ही गोष्ट कधीच कळाली नाही मला सो तो सांगतो मग झालं तर ज्या गोष्टीचा त्रास होतो त्याचा विचारच करायचा नाही सिंपल पण समीर ती म्हणाली तो सांगतो no but and no why just give full stop आणि वेळ आली की मी स्वतःहून सगळं सांगेन ट्रस्ट मी आहे ना विश्वास तुझा माझ्यावर ती म्हणते हो I can trust you only oh really okay मग डोळे बंद कर तो म्हणाला ती विचारते का बघ हा विश्वास आहे का तुझा माझ्यावर तो म्हणाला ओके हम्म केले डोळे बंद ती डोळे मिटून बोलली त्याने तिच्या हातात एक पॅकेट ठेवले तो म्हणतो हा आता उघडू शकतेस तू डोळे हे काय आहे ती विचारते बघ तरी उघडून पाहते तर मैसूर सिल्क साडी होती साडी वाव खूप छान आहे समीर तुझी चॉईस भारी आहे हा ती म्हणाली हो का आत्ता कळलं का तुला मग नेसून दाखव ना तो सांगतो ती म्हणते काय आत्ता ना तुझ्या बर्थडेला तो म्हणतो अरे हो माझा बर्थडे येतोय मी विसरलोच होतो तुझ्या अजून लक्षात आहे माझा बर्थडे हो ती म्हणाली तो सांगतो मी तर अख्ख्या आयुष्यात तो कॉलेजमधला बर्थडे विसरू शकत नाही सॉरी ना समीर प्लीज त्या आठवणी नकोत मला तिचा चेहरा थोडा पडलाच तो म्हणतो इट्स ओके सोड तो विषय तुला आवडली ना साडी ती सांगते हो तू काही दिले तरी आवडेल मला इट्स ऑसम चला मग माझ्या बर्थडेला काय प्लॅन करायचा आपण दोघेच कुठेतरी जाऊया का चालेल तो विचारतो बरं ते नंतर पाहू ही साडी ठेवते आधी असे म्हणत तिने कपाट उघडले आणि ती ठेवून वळणार तर समीर तिच्या मागेच उभा काय असं का थांबलाय तू मला काय आता तुला साडी दिली मग मला काहीतरी नको का तो असा उभा होता की तिथून जाताही येणार नव्हतं आणि कपाटही बंद करता येत नव्हतं तुला भेटेल ना मार पाहिजे का ती म्हणत होती आणि तो तिथेच तिच्यासोबत मस्ती करू लागला आणि कधीतरी दोघे एकमेकांच्या मिठीत हरवले नताशाची इनडायरेक्ट त्यांच्या आयुष्यात एंट्री झाली होती पण शर्वरी यापासून अनभिन्न होती आणि म्हणूनच अजून तरी सगळं छान चाललेलं समीरचे अधूनमधून तिच्याशी बोलणं होत होतं पण शर्वरीला ते माहीत नव्हतं ते पंधरा दिवस ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस असे निघून गेले उद्या समीरचा बर्थडे होता त्यासाठी शर्वरी आज जरा ऑफिसमधून लवकरच घरी यायला निघाली समीरला तसा मेसेज केला की मी डायरेक्ट घरी जाईन आणि तिने बेडरूममध्ये लावायला त्या दोघांच्या फोटोची एक मोठी फ्रेम बनवून घेतली होती ती घरी आली आणि फ्रेम लावूनही घेतली तो यायच्या आत जेवण बनवून तयार ठेवले आणि त्याची वाट पाहत बसली वेळ जाण्यासाठी टी व्ही लावलेला तो कुठपर्यंत आलाय हे पाहण्यासाठी कॉल करावा म्हणून फोन हातात घेतला तर त्याच्या कॉलेजमधल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अचानक खूप सारे मेसेज पडत होते हे पाहून तिने सहज म्हणून चेक करू लागली तर नताशाचा नंबर ॲड झालेला इतरांच्या मेसेजवरून हे लक्षात येत होतं हे सगळं लक्षात येताच तिचं मन उगाच अस्वस्थ झालं तिला सुचेनासे झाले आणि त्याच अस्वस्थतेमध्ये ती त्या ग्रुपमधून लेफ्ट झाली समीरला फोन लावला तर तो उचलतही नव्हता आणि त्यामुळे तर तिच्या डोक्यात नाही नाही ते विचार येऊ लागले आठ वाजत आले होते ती इकडून तिकडे फिरत होती एवढ्यात डोअरबेल वाजली तिने पटकन जाऊन डोअर उघडले पाहिले तर रोहन ब्रो ब्रो या ना आत समीर नाही आलाय का अजून रोहन विचारतो नाही ना त्याचीच वाट पाहते ती सांगते एक मिनिट मी फोन करून पाहतो त्याने कॉल लावला तर समीरने उचलला अरे कुठे आहे तू मी घरी आलोय रोहन म्हणाला समीर सांगतो अरे कार पार्क करतोय आलोच वर रोहन म्हणतो हा ये पटकन ब्रो पाणी घ्या ना असे म्हणत तिने पाण्याचा ग्लास समोर केला थँक यू त्यानेही स्माईल करत ते घेतले ब्रो कॉफी करून आणते तुम्हाला शर्वरी म्हणाली अगं आत्ता नकोय मला काही मी लगेच निघणार आहे उद्या काय आहे माहीत आहे ना रोहन विचारतो हो ती म्हणाली तर तेच विचारायला आलो होतो मी समीरला रोहन बोलत होता तोच समीरही आला आणि त्याला पाहून तिला जरा बरं वाटलं अरे काय मग उद्याचा काय प्लॅन आहे रोहन विचारतो अरे तुम्ही संध्याकाळी इकडे या सगळे मग करू आपण सेलिब्रेशन समीर म्हणाला रोहन म्हणतो ओ म्हणजे उद्या सकाळी तुमचा बाहेर जायचा प्लॅन आहे हम्म एम आय राईट हो ओके देन संध्याकाळी भेटू मग चल बाय शर्वरी बाय रोहन म्हणाला शर्वरी सांगते अहो ब्रो आला आहात तर जेवून जा ना नाही नको अगं श्रियाने पण बनवलं असेल नंतर कधीतरी येईल चलो बाय रोहन निघून गेला मी आलोच फ्रेश होऊन आज खूप भूक लागली मला पटकन वाढ समीर तिला सांगतच फ्रेश व्हायला गेला आणि शर्वरी डोअर बंद करून जेवण डायनिंग टेबलवर आणू लागली तो फ्रेश होऊन आला तरी तिने जेवण वाढून घेतले नव्हते आणि कसल्याशा विचारात गढून गेली होती समीरचा वाढदिवस ते दोघे कसा साजरा करतात पाहू पुढील भागात तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू